समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय एकविसावा वेणुगीत ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात शोभले वनते ऐसे जली पद्म सुगंधित बाळ गोपाळनी कृष्ण गायी तेथ प्रवेशल्या कुसुमित राजी पक्षी गाती गिरितळी निसरितात गुंजले हे मधुपती राम बाळ गोपी घुसुनी करी मगनाद वंशी सातो वंशीचा ध्वनी कृष्णाच्या भगवत प्रेम जागवी वंशीची थोरवी बाला एकांती सखिला वदे वंशीचे नाद माधुर्य वर्णिता कृष्ण ये मनी निसटे मनीचा ताबा आता ती वधू न शके ती विचार करते गेला कान्हा बळी सहवनी घेऊनी गाई गोपा डोई खोवी मयूर पिसनी करणी पुष्पे सुवर्ण नेसे पीतांबर गळी असे वैजयंती अमाला बासुरीला अधरी धरुनी पाचितो की सुधाती पाठी मागे चलत हरीच्या गोपते कीर्ती गाती वैकुंठीच्या हुनी व्रजी वाढिली दिव्य शोभा परीक्षित जड जीवांचे चित्त तो नादवंशीचा चोरी तो ऐकती गोपी कृष्णा आलिंगिती मनी गोपिका परस्पर बोलतात ओहो सखे नयनी मी हरिपाल वेला सांगू कशे तुझसी ते मनी झाली हा कोण लाभ मजला वनी कृष्ण जाता येताची मी बघतसे मुखपान घेते धारी शिरी नवती आम्र कुमुद माला कृष्णा सपीत वसने बळीला मिळते गोठ्यात वंशी रवतो करितो मध्येच वाटे नटो हरित मी कसा तो वेणू पुरुष असुनी रसपी सारा ठेवील का मजसी अमृत थोडके ते वेणू रसास फुलती हि पद्मे आनंद अश्रु पडते तरुच्या हि नेत्री हा कीर्ती पसरवे भुवनात साऱ्या याच्या पदात असते कमळीय चिन्हे आवाजवे मुरलितै भुलती तपीही नाचो निमोर उठती खगशांत होती हा धारी तो रमणी घे बहुवेश तैसा निवंशी नाद करिता मृगी धाव घेती नी पाहते हरिपदा मग धन्य होती नाही पहात कधी तो मज दृष्टी ऐसे सौंदर्य खान हरिला बघताच देवी मूर्छित त्या पडती गैरवै कुनिया पाहा फुले हि गळती मग देवी यांचे साड्या गळोनी पडती धरणी सत्यांच्या गायी पहा सखई त्या टवकारुनिया त्या प्राशिती रसपहा हरिवेणुनाद त्या पाहती निधरिती हृदयी हरिसी ती वासुरे दुधपिता गळते मुखीचे पाही खगास नचते खगते ऋषी हो झाकोनी नेत्र बसती मग शांत मोहित गान बहुवंशी गाते प्रिये सखे खरच को बघ जीव धन्य हे जीव सोड सगळे जडती सरिता नाही तिच्यात भवरा बघ शांत कैशी थांबो निराही जळते बघण्यास कृष्ण हाती कुमुद धरुनी हरिपूजिते ती प्रिये नभिकसे स्थिरतात मेघ कृष्णो निबाळ वनिचारिती धेनु तेव्हा छाया धरिती वरुणी अनसिंचिती ही जीवतसे ढगत्या हरीला वृंदावनात भिलिनी धन्य होती त्याना तयात कसले मनी प्रेम दाटे त्या पाहते जधितया मनी होय इच्छा तो प्रेम रोग जडला जणू त्या जला के वृक्षा करी ती उटी गोपी केशराची तिला विती हरिपदा मगती तृणाला ती गता फिलिनी त्या मुख निस्तनाला लावो निशांत करीते आपुल्या मनाला प्रिये पहा बहु बहुधन्य कैसा गोवर्धनो हि हरिचा बहुभक्त श्रेष्ठ तो हर्षतो नितपदे पडताच तेथे स्नाना सदेई आपुले जलश्री हरीस हर्षित हो पहा तृण राया विश्रामकंद मुळ अर्पुनिधन्य धन्य होतो हा सावळा हरितसा गौर अंग यांची गतीच सगळी अतिवेगळी की दावे धरून करी श्री हरिहा करीता गातात बाळ तदिवंशी वंशी हि वाजवीत ती माणसे स्थिरती ती पशुपक्षी सारे रोमांची तेची अशी वंश त्यांची वृक्षी हि रोम उठती बघ की सखे गे जादूच ते ममची गे गमते मनासी खेळ वृंदावनी ऐसे कृष्णाच्या कैकत्या लिला वर्णिता तन्मयी होता गोपिका आपसी अशा वर्णिता भगवत कीर्ती हृदया स्फूर्ती येतया इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकविसावा अध्याय हरि ओम